का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो हरमुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो तुझ्या नशिल्या नसे हसता तू जरा खोल काळ जात माझा जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुलतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो करते हा करून ते सारे काही तुझ्यासाठी करते ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासात आले नेमके सांग ना काय नाते तुझ्या माझ्यात आले तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कनाव तुझे गुण गुणतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुलतो उगाच मागे मागे तुझ्या वीर बिरतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या वीर बिरतो